भगवान श्री गोपाल कृष्णाय नमः अध्याय अकरावा श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत सूत म्हणाले श्रीकृष्णाने आपल्या समृद्ध अशा अनर्थ देशात जाऊन पोहोचल्यानंतर तेथील लोकांच्या विरह वेदना जणू शांत करण्यासाठी आपला श्रेष्ठ पांचजन्य नावाचा शंख वाजविला भगवंताच्या ओठांच्या लालीने लाल झालेला तो शुभ्र रंगाचा शंख वाजीवतेवेळी त्यांच्या हातात इतका शोभायमान दिसत होता की जसे काही लाल रंगाच्या कमळावर बसून कुणी राजहंस उच्च स्वरात मधुर गान गात आहे संसारातील भयाला भयभीत करणारा भगवंताच्या शंखाचा तो ध्वनी ऐकून सगळी प्रजा आपले स्वामी श्रीकृष्ण यांच्या दर्शनाच्या लालसेने त्यांना सामोरे आली भगवान श्रीकृष्ण आत्मा राम आहेत ते आत्मलाभानेच सदा सर्वदा पूर्ण काम आहेत असे असूनही जसे लोक मोठ्या आदराने भगवान सूर्यालाही निरांजन ववळतात त्याप्रमाणेच प्रजेने अनेक प्रकारच्या भेटी देऊन श्रीकृष्णाचे स्वागत केले सर्वांचे चेहरे प्रफुल्लित झाले सर्वांचे हृदय आणि संरक्षक अशा भगवान श्रीकृष्णाची ती हर्षदगत वाणीने अशा प्रकारे स्तुती करू लागली की जशी मुले आपल्या वडिलांशी बोबड्या बोलाने बोलतात हे नाथ आम्ही आपल्या चरण कमलांना सदैव प्रणाम करतो ज्या चरणांना ब्रह्माशंकर इंद्रसुद्धा वंदन करतात जे चरण या संसारात परम कल्याण इच्छिणाऱ्यांचे सर्वोत्तम आश्रय आहेत त्यांना शरण गेल्याने परम समर्थ काळही त्याचे काही वाकडे करू शकत नाही हे विश्वबंधो आपणच आमचे माता पिता सुरद आणि स्वामी आहात आपणच सद्गुरू आणि परम आराध्य दैवत आहात आपल्या चरणांची सेवा करून आम्ही कृतार्थ झालो आहोत आपण आमचे कल्याण करा आहा हा आपल्या प्राप्तीने आम्ही सनाथ झालो कारण सर्व सौंदर्याचे सार असलेल्या आपल्या रूपाचे आम्ही दर्शन करीत आहोत तसेच प्रेमळ स्मित हास्यपूर्वक स्निग्ध दृष्टीने पाहणारे मुखकमल आम्हाला पाहायला मिळत आहे हे दर्शन तर देवांनाही दुर्लभ आहे कमलनयन श्रीकृष्णा आपण आपल्या बांधवांना भेटण्यासाठी जेव्हा हस्तिनापूरला किंवा मथुरेला जाता तेव्हा आपल्याशिवाय जाणारा एक एक क्षण आम्हाला कोट्यावधी वर्षा इतका मोठा वाटतो सूर्याशिवाय डोळ्यांची जशी तशी आमची आपल्या खेरीच अवस्था होती प्रजेच्या मुखातून अशी स्तुतीवचने ऐकत आणि आपल्या कृपामयी दृष्टीने त्यांच्यावर अनुग्रह करीत भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत प्रवेश केला ज्याप्रमाणे नाग आपल्या पाताळाचे रक्षण करतात त्याप्रमाणे भगवंतासारख्याच बलवान मधु भोज दाशाहर हर्र कुकुर अंधक आणि कृष्णवंशी यादव द्वारकेचे रक्षण करीत होते द्वारकापुरी सर्व ऋतूंच्या सर्व वैभवानी संपन्न होती तसेच पवित्र वृक्ष आणि वेलींच्या बागांनी युक्त होती ठिकठिकाणी फळांचे वृक्ष फुलांच्या बागा आणि क्रीडावने होती अधूनमधून दिसणारी कमळांनी शोभणारी सरोवरे नगराची शोभा वाढवित होती नगरातील दरवाजे महालांची दारी आणि रस्त्यांवर भगवंताच्या स्वागतासाठी तोरणे लावली होती चारी बाजूनी रंगी ध्वज आणि पताका फडकत होत्या त्यामुळेच त्या ठिकाणी प्रखर सूर्यकिरण जाणवत नव्हते तेथील राजमार्ग अन्य सडका बाजार आणि चौक येथे झाडझूड करून तेथे सुगंधित द्रव्यांचा सडा टाकला होता भगवंताच्या स्वागतासाठी उधळलेली फळे फुले अक्षता इत्यादी सगळीकडे पसरल्या होत्या घरोघरीच्या दारावर दही अक्षता फळे ऊस पाण्याने भरलेले कलश भेटवस्तू धूप दीप इत्यादींनी सजावट केली होती जेव्हा उदार अंतकरणाचे वसुदेव अक्रूर उग्रसेन अद्भुत पराक्रमी बलराम प्रधुम्न चारुदेशन आणि पुत्र सांबाने असे ऐकले की आपले प्रियतम भगवान श्रीकृष्ण येत आहेत तेव्हा आनंदाच्या भरात त्यांनी झोप उठणे बसणे भोजन इत्यादी सोडून दिले प्रेमोल्लासाने त्यांची हृदय उचंबळून आली शुभ शकून व्हावे म्हणून त्यांनी गजराजाला अग्रभागी ठेवून मंगल पाठांचे गायन करणाऱ्या मंगलमयी सामग्रीने सुसज्ज अशा ब्राह्मणांना बरोबर घेऊन ते निघाली शंख तुतारे आणि वाद्ये वाजू लागले आणि वेदघोष होऊ लागला मोठ्या हर्षाने सर्वजण रथात बसून आदरपूर्वक भगवंताच्या स्वागतासाठी निघाले गालावर चमकणाऱ्या कुंडलाचा प्रकाश पडल्याने ज्या अत्यंत सुंदर दिसत होत्या अशा शेकडो वारांगणा भगवंताच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन पालख्यात बसून भगवंताच्या स्वागतासाठी निघाल्या पुष्कळशे नट नर्तक गायक कीर्ती गाणारे सूत माघद आणि बंदीजन भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत चरित्र गायन करू लागले भगवान श्रीकृष्णांनी बांधव नागरिक आणि सेवक यांना त्यांच्या योग्यते सॉरी यांना यांना प्रत्येकांना स्वतंत्रपणे भेटून त्या सर्वांचा सन्मान केला कोणाला मस्तक लावून नमस्कार केला कोणाला शब्दांनी अभिवादन केली कोणाला आलिंगन दिले कोणाशी हस्तांदोलन केले कोणाकडे हास्य मुद्रेने पाहिली तर कोणाला केवळ प्रेमळ नजरेने पाहिली ज्याची जशी इच्छा होती तशी पूर्ण केली अशा रीतीने अंत्यजापर्यंत सर्वांना संतुष्ट करून गुरुजन सपत्नीक वृद्ध तसेच अन्य वडिलांचे आशीर्वाद ग्रहण करीत आणि वंदीजनाकडून स्तुती ऐकत सर्वासह वर्तमान भगवान श्रीकृष्णांनी नगरामध्ये प्रवेश केला शौनक महोदय भगवान ज्यावेळी राजमार्गावरून जात होते तेव्हा द्वारकेतील कुलीन स्त्रिया भगवंताच्या दर्शनातच परमानंद मानित आपापल्या गच्चीवर चढून बसल्या भगवंताचे वक्षस्थळ मूर्तिमान सौंदर्य लक्ष्मीचे निवासस्थान आहे त्यांचे मुख नेत्राने पिण्याचे सौंदर्य सुधेने भरलेले पात्र आहे त्यांचे बाहू लोकपालांचे निवासस्थान आहेत त्यांचे शरणकमल भक्तांचे आश्रयस्थान आहेत त्यांचे अंग प्रत्यंग शोभेचे धाम आहे भगवंताचे हे रूप द्वारकावाशी नित्य निरंतर पाहत असतात तरी सुद्धा त्यांच्या नेत्रांची कधी तृप्ती होत नाही द्वारकेच्या राजपथावरून जाताना भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर शुभ्र वर्णाचे छत्र धरले होते शुभ्र वर्णाच्या चौऱ्या घायल्या जात होत्या चारी बाजूनी पुष्पवृष्टी होत होती पितांबरानी वनमाला त्यांनी धारण केली होती त्यामुळे श्यामवर्णाचा मेघ एकाच वेळी सूर्य चंद्र इंद्रधनुष्य आणि विद्युत तेजाने शोभिवंत दिसावा तसे भगवान श्रीकृष्ण शोभायमान झाले होते आणि शोभून दिसत होते भगवान सर्वप्रथम आपल्या मातापित्यांच्या महालात गेले तेथे मोठ्या आनंदाने त्यांनी देवकी यांनी आपल्या सात मातांच्या चरणावर डोके टेकून नमस्कार केला आणि मातांनीही त्यांना आपल्या छातीशी कवटाळून मांडीवर बसून घेतली त्यांच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या त्यांचे हृदय हर्षाने पुलकित झाले आणि आनंदासुरूंनी त्या त्यांच्यावर अभिषेक करू लागल्या नंतर मातांची आज्ञा घेऊन आपल्या सर्व प्रकारच्या भोग सामग्रींनी संपन्न असलेल्या सर्वश्रेष्ठ भवनात ते गेले तिथे सोळा हजार पत्न्यांचे निरनिराळे महाल होते आपले प्राणनाथ भगवान श्रीकृष्ण पुष्कळ दिवस दूर राहून घरी आल्याचे पाहून राण्यांची हृदय आनंदाने भरून गेली त्यांना आपल्या शेजारी पाहून आपले ध्यान सोडून त्या एकाएकी उठून उभ्या राहिल्या त्यांनी आपल्या केवळ असणाराचाच नव्हे तर पती परगावी गेल्यानंतर जे नियम पाहिले होते त्यांचाही त्याग केला होता त्यावेळी त्यांच्या मुखावर आणि नेत्रावर लज्जा दाटून आली भगवंताविषयी त्यांचे प्रेम कळण्याच्या पलीकडचे होते त्यांनी प्रथम मनोमय नंतर दृष्टीने आणि त्यानंतर मुलाने मिठी मारावी तसे त्यांना आलिंगन दिले शौनक महोदय त्यावेळी त्यांच्या नेत्रातून ज्या अश्रुधारा वाहू लागल्या जास्त होत्या रोखण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला पण प्रेमभावातिरिकाने अश्रू उघडलेच जरी भगवान श्रीकृष्ण एकांतात नेहमी त्यांच्याजवळ राहत असत तरीसुद्धा त्यांचे चरणकमल त्यांना पदोपदी नवीन वाटत असत स्वभावाने चंचल असणारी लक्ष्मी ज्यांना क्षणभर सुद्धा जिथे सोडित नाही तिथे त्यांचे सान्निध्यात कोणती स्त्री तृप्त होईल ज्याप्रमाणे वायू बांबूंचे घर्षण करून अग्नी उत्पन्न करून त्यांना जाळून टाकतो त्याचप्रमाणे पृथ्वीला भारभूत झालेल्या आणि शक्तिशाली राजांमध्ये परस्पर फुट पाडून स्वतः शस्त्र हातात न धरता भगवान श्रीकृष्णाने त्यांना अनेक अक्षहिनी सैन्यास एकमेकाकडून मारले आणि त्यानंतर स्वतः शांत राहिले साक्षात परमेश्वरच आपल्या मायेने या मनुष्य लोकात अवतीर्ण झाली आणि हजारो रमणी रत्नामध्ये राहून त्यांनी साधारण मनुष्यासारखे वर्तन केले ज्यांचे निर्मळ आणि मधुर हास्य त्यांच्या हृदयातील तीव्र प्रेमभावांचे सूचक होते ज्यांच्या लज्जापूर्ण कटाक्षाने विवल होऊन शुद्ध हरपून विश्वविजयी कामदेवाने सुद्धा आपल्या धनुष्याचा त्याग केला होता अशा सौंदर्यवान स्त्रिया आपल्या कामचेष्टाने ज्यांच्या मनात यत्किंचितही क्षोभ उत्पन्न करू शकल्या नाहीत त्या निसंग भगवान श्रीकृष्णाला संसारी लोक आपल्यासारखेच कर्म करताना पाहून आसक्त मनुष्य समजतात हा त्यांचा मूर्खपणाच आहे हीच भगवंताची महती आहे की प्रकृतीत राहून सुद्धा तिच्या गुणांनी ते कधी लिप्त होत नाहीत जसे नेहमी भगवंतांना शरणागत बुद्धी स्वतःमधील गुणांनी लिप्त होत नाही जसे अहंकारी वृत्ती ईश्वराला आपल्याच धर्माने युक्त आहे असे मानते त्याप्रमाणे त्या मूर्ख स्त्रिया सुद्धा श्रीकृष्णांना आपला एकांत सेवी स्त्री लोलूप भक्तच समजत होत्या कारण त्या आपल्या स्वामीचा महिमा जाणत नव्हत्या या ठिकाणी अकरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू